युगे युगे भिन्न नामना गणेशो भिन्न वाहना भिन्न कर्मा भिन्न गुणो भिन्न दैत्यापहारक असं त्याचं वर्णन आहे प्रत्येक युगामध्ये भगवंताचे समयानुसार निर्णया प्रकारचे अवतार होत असतात ज्या वेळेला ज्या गोष्टीची जरूरत असते तर जगत जीवन आपलं वैभव वगैरे सगळं विसरून जातो आणि भारताच्या संरक्षणाकरता त्या प्रकारचा अवतार धारण करतो असे युगायुगामध्ये पुष्कळ अवतार होतात परंतु प्रत्येक त्या पुष्कळ अवतारामध्ये एक कोणता तरी युगाचा प्रमुख अवतार असतो असा कृतयुगामध्ये भगवान गणेशाचा जो प्रमुख अवतार असतो त्याचं नाव विनायक हा दहा हाताचा असतो हा सिंहावर बसलेला असतो हा युक्त असतो आणि कश्यप नावाच्या महर्षींच्या घरी जन्म धारण करत असतो हा माघ शुद्ध चतुर्थीला याचा जन्मदिवस असतो म्हणून विनायक हा कृतयुगाचा मुख्य अवतार त्रेता युगामध्ये भगवान शंकराच्या घरी पार्थिव मूर्तीच्या माध्यमातून षटभुज असणारे पांढऱ्या रंगाचे असे भगवान मयुरेश तयार होतात तो त्रेता युगाचा प्रमुख अवतार हे मोरावर बसलेले असतात मयूर हे यांचं वाहन असल्यामुळे यांचं नाव मयुरेश अशा प्रकारचं असतं हे मयूर म्हणजे निवड नुसता मोर इतका प्राप्त परिमित अर्थ नाही या मयुराला मयुरा म्हणजे माया माया चित्र विचित्र रंगाची असते म्हणून पक्षामध्ये मयूर जितक्या अनेक रंगांनी व्याप्त असतो इतका दुसरा कोणताही पक्षी नसतो म्हणून मायेचं प्रतीक मयूर म्हणून वर्णन केलेलं असतं हे मयूर ज्याचं वाहन आहे त्याला मयूरेश असं म्हणतात आणि तो परमात्मा या तुमच्या क्षेत्राचा प्रमुख देव आहे हा त्रेता युगाचा अवतार द्वापारामध्ये याचा गजानन नावाचा प्रमुख अवतार होत असतो हा चतुर्भुज असतो मुक्षकावर बसलेला असतो हा सिंधुरासुर नावाच्या दैत्याला मारण्याकरता निर्माण झालेला असतो आणि आपल्या आधीचा ते युग असल्यामुळं सगळीकडे चार हाताचा मुक्षकावर बसलेला गणेश सगळ्यांना मान्य आहे त्याच्यामुळं तो गणेश गजानन नावाने प्रसिद्धीला येतो आणि त्याचं वर्णन सगळेजण करत असतात कलियुगामध्ये कली संपता संपता या कलीचा प्रभाव नष्ट करण्याकरता भगवान घोड्यावर बसलेले असतात त्यांना धूम्रवर्ण असं म्हणतात या वेळेला त्यांना दोन हात असतात आणि त्यांच्या हातात ढाल तलवार असते हे आत्ता जरी निर्णय विज्ञानाच्या माध्यमातून अनेक बॉम्ब अनेक हत्यार निघाले तरी पुढे कालांतराने हे सगळे नष्टच होते आणि पुन्हा जुनच तत्व शिल्लक राहील ढाल तलवारच राहील आणि हे विमान विमान सगळे जातील पुन्हा घोडच राहील हे असं परिवर्तन होतच असतं इतिहासाचं त्या तंत्राप्रमाणे भगवान कधीतरी घोड्यावर बसणार आहे आणि ते प्रत्येक कलियुगामध्ये होत नाही ज्या कलियुगामध्ये विष्णूला कली आवडत नाही त्या कलियुगात कोणत्या तरी होतात आणि एक कलियुगामध्ये जसे भगवान कलंकी होतात असे धूम्रवर्ण होत नाही ते कोणत्यातरी कलियुगामध्ये होतात जेव्हा विष्णूला कली आवडत नाही ज्या वेळेला माणसाचं सोळा वर्षाचं वय फार मोठं समजल्या जात आणि ज्या वेळेला पाच वर्षाची स्त्री आई होते तेव्हा विष्णू म्हणतात आता नाही जमत आता करून की होऊन याला नाही दाखता येत म्हणून प्रार्थना करण्यात येते त्यावेळेला भगवान विष्णू इथे त्या तुमच्या नाही येतात इथे तूप पिऊन राहतात कारण इथे अमृत मिळत नाही इथला अमृत म्हणजे गाईचं तूप म्हणून अधिक मासाचं व्रत एक महिनाभर भगवान विष्णू इथे करतात मोरेश्वर क्षेत्रात आणि प्रार्थना करतात की आता हा कली मला आवडत नाही कृपा करा आता दैवाची स्थापना करण्याची वेळ आली आहे मी युग स्थापना करण्याकरता आपण मला अधिकार दिला आहे पण हा कली दूर करण्याचं आता माझ्यातलं सामर्थ्य संपलो तेव्हा कुठे त्या विष्णू करता भगवान इथे धूम्रवर्ण अवतार धारण करतो असं काही एखाद्या कलियुगामध्ये होतो प्रत्येक कलियुगामध्ये धुबरं होत नाही आणि त्यावेळेला त्यांच्या सत्तेने त्या कलीची सत्ता गुण होते आणि कृतयुग निर्माण होतो वशिष्ठाने सगळे भाषिक आपापलं कार्य करत असतात आणि त्याला संध्या काम घडत असतात एक युग संपूर्ण दुसरं युग लागण्यामध्ये दोनशे वर्षाचा काळ जातो हळूहळू पहिल्याचा असर कमी होण्याकरता शंभर वर्ष लागतात आणि त्याचं नामशेष होण्याकरता पुढचे शंभर वर्ष लागतात तेव्हा दुसरं काहीतरी सुरू होते आहे अडीच हजार वर्ष कलियुगाचे झाले की सामान्य देव देवता सगळ्या स्वर्गात जातात आता हे काही इसाई मसाई कोचम्मा हे असे कोणते देव सध्या कलियुगात सापडायचे नाहीत हे गेले सगळे स्वर्गात तिला भागीरथी नदी पाच हजार वर्ष इथे भागीरथीचं अस्तित्व असतं म्हणजे गंगेचं अस्तित्व असतं आत्ता ज्याला कुणाला पंचांग पाहता येतो कारण पंचांगता घेतल्याबरोबर त्या पंचांगाच्या वरच्या पानावर युगाबद्दल लिहिलेले असतात म्हणजे कलियुग लागून किती वर्ष झाले हे प्रत्येक पंचांगाच्या पहिल्या पानावर असत आता सध्या पाच हजार त्र्याण्णव वर्ष कलियुग लागून झाले हे युगाब्द सध्या पाच हजार त्र्याण्णव चालू आहे आता या पाच हजार वर्षामध्येच गंगा पृथ्वीवर राहणार पुढे गंगेतलं दैवत होणार आणि गंगेचं देवत्व नष्ट होण्याकरता मधला शंभर वर्षाचा काळ झाला आमच्या लहानपणी कोणताही पर्व काळ आला तर घरी कोणी स्नान करत नसे गावाच्या बाहेर कोणीतरी तीर्थावर जाऊन स्नान करायचं ही आमच्या लहानपणीची पद्धत होती या संक्रांतीला प्रतिपाताला कोणी घरी स्नान करत नसत आणि गरम पाण्याचं पाण्याने स्नान करायचं नाही करावं थंड्यात पाण्याने आणि ते कोणीतरी तीर्थावर हळूहळू हळूहळू ते बदललं आता हे वगैरे शिल्लक राहिले ते यंदा तडा गेलाच आहे आणि यंदा निराळा आवाज उठलाच आहे की पुढे सिंहस्थ करू नये आणि त्यात काही अर्थ नाही करोडो रुपये खर्च होतात व्यवस्था होत नाही कारण आता त्यातलं देवत्वच नष्ट झालं आहे मागचा आसर नष्ट होण्याकरता शंभर वर्ष आणि अजिबात कार्यक्रम होण्याकरता पुढचे शंभर वर्ष अशा दोनशे वर्षामध्ये पुढे कोणी गंगा यमुना गोदावरी नाव सुद्धा काढणार नाही आता त्यांचा पुनश्च प्रकल्प हातामध्ये घेणं चालला गंगेची शोध करा चार दिवस आहे शंभर वर्षाचा काळ गेला म्हणजे सात आठ वर्षानंतर जे काही करोड रुपये आता तर कोणत्याही करता हजारांनी कोटी मोजल्या जातात हे नवीनच तंत्र झालं आहे आणि हे ज्या दहा वर्षातच झालं आहे हे कोण किती कोटी दहा हजार कोटी ऐकलेली सुद्धा नसते संख्या लोकांनी यानं पाहिल्याच नाही त्यांना तितक्या पण संख्या सुद्धा ऐकलेली नाही अशा दोन एकान संख्या कोणही कार्यकर्ता सध्या जाहीर होता सात आणखी सात वर्षाचा काळ आहे म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होती आणि या सात वर्षाच्या काळात या गंगेच्या प्रकल्पाकरता कोट्यावधी रुपये खाल्ल्या जातील आणि ते काही शक्य नाही ते प्रदूषण दूर करता येणं शक्य नाही आतापर्यंत प्रयत्न झाले त्याच्यात पैसे गेले ते व्यर्थच गेले पुढे हा प्रकल्प सोडून द्या इतकं होईल खाले खाल्लेले खाल्ले आणि ते गंगेला सरळ सरळ असं होऊन जाईल पुढे तो प्रकल्प थांबेल पण पुढे त्याची गरजच राहणार नाही असं प्रत्येक युगा युगाची काही विशिष्ट कला ती या पुढच्या आता तिसऱ्या खंडामध्ये झाली आता त्याच्याकरता वेळ घेण्यात काही अर्थ नाही या तंत्राप्रमाणे दत्तत्रय तर बाबा भगवान गणेश चार विशिष्ट नावाने प्रकट होत असतात कृतयुगामधल्या भगवंताचं नाव विनायक त्रेता युगातल्या परमात्माचं नाव मयुरेश असतं व्यापारामधल्या भगवंताला गजानन म्हणतात आणि कलियुगातल्या भगवंताला धूम्रवर्ण म्हणतात हे युगावतार म्हणून समजल्या जातात यात पहिला जो कृतयुगाचा अवतार आहे त्याचं चरित्र या दुसऱ्या खंडात आलं त्याचं नाव आहे विनायक या भारतभूमीमध्ये काहीतरी विशेष गडबड झाल्याशिवाय भगवान जन्म घेत नाहीत इथे अनेक प्रकारचे दैत्य झाले आणि त्या दैत्यांनी इतका उधम केला इतके संकट या भारतावर आले की भारताचे आलेले संकट मोजण्याकरता सुद्धा दुसऱ्या देशाच्या जवळ टाकत नाही संकट सहन करण्याची तर नाहीच पण आमच्यावर आलेले संकट मोजण्याची सुद्धा त्यांची हरकत नाही इतके संकट भारताने पचावले आणि पुन्हा भारत मोठ्या प्रमाणात प्रवचन चिंतन करायला मोकळाच एक चमत्कार आहे आपल्या लागण्याचा पण ते आपल्याच आहे दुसऱ्याला हे जमायचं शक्य नाही या तंत्राप्रमाणे कृतयुगामध्ये जेव्हा जेव्हा दैत्यांचा उड्डाण खूप होतो तेव्हा त्याच्यामध्ये ते प्रमुख दैत्य होतात त्यात एकाचं नाव असतं देवांतक आणि एकाचं नाव असतं नरांत एक देवांना त्रासदायक होऊन भरतो आणि एक माणसाला त्रासदायक होऊन भरतो दैत्य तर ते असतातच त्याच्यामुळे दैत्यांचा नेहमी बोलताना असतोच काही वेळा असे दोन दैत्य राऊद्र केतू नावाच्या एका राजाच्या घरी जन्माला आले नारद महर्षी त्यांचे गुरु नारदांनी किंवा पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला आणि यांनी काही पर्यंत भगवान आशुतोष परमात्मा शंकराचं तप केलं भगवान सदाशिव प्रसन्न झाले नाना प्रकारचे दिव्य वर मिळाले वर मिळाल्याबरोबर एकाने स्वर्ग आत्मसात करून स्वर्गात राहायला सुरुवात केली तो देवांत एकाने पृथ्वी आत्मसात करून पृथ्वीवर राहायला सुरुवात केली तो नरांत असे हे दोन भाऊ उन्नत होऊन जेव्हा राहू लागले आणि जेव्हा सगळी सृष्टी धन्य झाली नाना प्रकारचा धन झाला अनेक प्रकारचे अनाचार दुराचार पापाचार झाले तेव्हा सगळ्या एक देवता ब्रह्मानंदाला त्यांना शरण ही पृथ्वी स्वतः ब्रह्मातीला शरण जाते मला काही माझ्यावर अति अन्याय झाले आहे मी कशाच्या भरोसावर शिकायचं ब्रह्माची सगळ्या देवांना पृथ्वीला बरोबर घेऊन परमात्मा विष्णूकडे जातात ते धर्माचे संरक्षक आहेत विष्णू म्हणतात माझे एकट्याचाच निर्णय बरोबर करेल असं नाही शंकरांनी आत्मसात केलेच पाहिजे त्याच्यामुळे तिन्ही गुण एका जागी बसून विचार करतात ते आलेल्या संकटाला नाहीसे करता काय करायचं आणि मग त्यांच्यामध्ये कोणता तरी एक विचार पक्का होतो आणि पुढे त्याचा अमल होत राहतो आपल्या देशामध्ये मृत्यू आला म्हणून इतका प्रयत्न झाला आणि त्याचा आग्रह माणूस म्हणजे हिरण्य कशा ब्रह्माजीला त्यांनी वरदान मागितलं की मला मृत्यू आपण ब्रह्मदेव नाही देता आहे आम्हीच म्हणणार कधीतरी तर तुला चालवत आम्ही कसा देऊ शकतो कसा असावा ते ना त्यांनी विचार केला काहीतरी ब्रह्मदेवाने काहीतरी गोष्ट आणण्याची साधनं असतीलच की नाही म्हणून पुष्कळ बुद्धी लढवल्यानंतर त्याच्या डोक्यात एक विचार आला असं माझ्या काय हरकत आहे तो म्हणतो दिवसा मृत्यू नसावा रात्री मृत्यू नसावा घरात मृत्यू नसावा बाहेर मृत्यू नसावा शस्त्रांनी मृत्यू नसावा अस्त्रांनी मृत्यू नसा मृत्यू नसावा बसावा कुवाच्या हाताने नसावा तुम्ही जितकी सृष्टी उत्पन्न केली त्यापैकी कोणाच्याही हाताने नसावा आणि ब्रह्माजी हे स्वतःचा असतो ते तुला सगळंच आता मी म्हणणं शक्य नाही परंतु मेला या कथा सगळ्या पोथीत आहेत अमुक एकाच पोथीत पुस्तक रामचंद्राचं चरित्र आलं असं नाही ते कृष्णचं चरित्र असल्यामुळे तिथे जास्त मोठं आलं एवढंच पण सगळ्या पुराणात सगळ्याच कथा आहेत आणि त्या याच्या करता आहेत कोणीही अशी जमीन बाळगायची गरज नाही की माझ्या हातात आज इतका अधिकार आहे आता मी मरणं शक्य नाही कशाचं कशाचा जिथे हिरण्य कसं कुंभ गेला तिथे तू कोणी झाडाचा पाला काय आणि सगळ्या देवांनी मिळून विष्णूची प्रार्थना केली काहीतरी मार्ग करा हे ब्रह्माजीने वरदान दिलं आहे तुमच्याशिवाय कोण आहे धर्माचा संस्थापक विष्णू म्हणतात ठीक आहे याला काय काय वरदान आहे हा माणसाच्या हाताने म्हणायचं नाही जनावरांच्या हाताने म्हणायचं नाही पण अर्ध जनावर अर्धा माणूस असता तो बनवेल की नाही हा घरात करायचं नाही बाहेर करायचं नाही दारात मरायला काही हरकत आहे का हा दिवसा मरायचं नाही रात्री मरायचं नाही संध्याकाळी मरायला काय हरकत आहे हा ओल्याने मरायचं नाही वाढल्याने मरायचं नाही नखाने मरायला काही हरकत आहे नख ओले आहेत ते वाढले आहेत शस्त्रांनी मरायचं नाही अस्त्रांनी मरायचं नाही नखाने मरायला काही हरकत आहे का पृथ्वीवर मरायचं नाही आकाशात मरायचं नाही मांडीवर मरायला काही हरकत आहे का हे सगळे ब्रह्माजीचे वरदान लक्षात ठेवून भगवान स्वतंत्र स्वरूप धारण करते झाले आणि तुम्ही त्याला निर्माण केलं त्याच्या हाताने मृत्यूला जावा मृत्यूला ते ब्रह्मदेवाने निर्माण केलं त्याच्यामुळं विष्णू कसे निर्माण झाले याच्या वरदानाची कल्पना ठेवून आणि त्याला संध्याकाळी मांडीवर घेऊन मागे जिथे हिरण्य कशपुसाचा दुर्दम्य मरतो तिथे आपली काय किंमत आहे हे माणसाच्या लक्षात यावं म्हणून कोणत्या ऐकायचे असतात की त्याला उद्धव करून नाही उधम दैत्याशिवाय कोणालाच करता येत नाही आणि ते दैत्य नष्ट होतात याच्या दुसऱ्या भागाने या देशाला संकट आलं ते त्याच्यापेक्षा मोठं यांनी या सगळ्यांचे गुरु अशा वेळेला नागर त्यांना म्हणजे खूप तुम्ही असं काही करायची पण देवांना रस्त्यावर ठेवण्याकरता या दैत्यांना भडकून देणं हा नारदाचा स्वभाव की देव जरा माणसासाठी सुरक्षित राहिले पाहिजे चांगले राहिले पाहिजे सत्वगुणी राहिले पाहिजे ते सत्वगुणी असताना जेव्हा जेव्हा उदन करतात आणि नाना प्रकारचे वैभव भोगण्याच्या मागे लागतात तेव्हा नारदाचा दैत्य बोधून झाला इथे दैत्य झाला त्यांनी नारदाला विचारलं ते पूर्ण मरायचं ते साधारण जितके काही आहे तितक्यांचे काहीतरी मार्ग आहेतच आणि तितके संकट आहेतच देव कर्मान नाही देव स्वतःच्या जवळ देवांच्या घरी पिकत काही नाही त्यांच्याकडे शेती नाही मूठभर ज्वारी पिकवता येत नाही की मूठभर तांदूळ पिकवता येत नाही आमच्या इथे जर घटने या झाले तर इथं त्या देव खाला देव आपल्या उलटा कुठला करत नाही भारताचं संरक्षण करतात भारताशिवाय यज्ञ दुनियात कोणीच करत नाही म्हणून देवांना जगायचं असेल तर भारत जगवला पाहिजे आणि भारत जगला तर देव जगतात नरनारी सांगितलं भारत जर नष्ट केला तर देव करतात आणि या दैत्यानं एखादा फुटबॉल गुरुबावा पाण्यात असा भारताचा भूगोलच्या भूगोलच पाण्यात बुडवला इतर शब्द जे हा अर्थ नसतात इथं भारत म्हणजे असा कोणता गोळा आहे तिथे कोणी पाण्यात दाबला असं नसतं एखाद्या माणसानं एखाद्या माणसाला नष्ट केलं खाऊन टाकलं खाऊन टाकलं म्हणजे काहीतरी त्याला जे दहा पैसे दिले होते ते हजार रुपये मांडले गेले त्याच्या खात्यावर आणि याची काय इस्टेट होती ती सगळी दाबली इतकाच अर्थ घ्यायचा मी तो माणूस वा म्हणजे त्याला काही शेवटी कुठे त्याच्यावर ते पट्टे आहेत काय तो पूर्ण करणार मनुष्य आहे इतकाच त्याचा अर्थ असा यांनी भारत बुडवला म्हणजे इथला मार्ग सगळा नष्ट करून टाकला आणि त्याच्यामुळे सगळे देव झालं पुनश्च विष्णू हे धर्म आहेत त्याच्यामुळे यांचे अवतार जास्त आहेत आणि यांना त्या दैत्यांना मारण्याचं साधन या सिद्ध एकला स्वतंत्र तप करावं लागलं इथे तर पंचेश्वरामध्ये तप केलंच आणि इथे तर ब्रह्माजीच्या हस्ते तुमची ही पहिली मूर्ती मोरेश्वराची सगळ्या देवाने मांडलीच परंतु धर्मसंस्थापने करता निर्णय अवतार घेण्याचं सामर्थ्य या विष्णूला सिद्धतेला मिळालं म्हणून तर भारी भारत असं त्या देवाचं मुख्य नाव आहे आज तो वर्ग विनायक झाला परंतु त्याच्या मागे मधुकैक भाग मधुकैकलाचे आधी विष्णू त्यांना वरदान देणारा म्हणून सिद्धतेचे विष्णूची तपश्चर्याची भूमी आणि तिथे भगवान त्यांना वरदान देतात जेव्हा जेव्हा लोक कोणी दरिद्र अति दम दरिद्रूंच्या हाताने मारले आहे म्हणून कश्यप सातव्या खंडामध्ये त्या दितीला सांगतात जो पर्यंत देवात विष्णू आहे तो पर्यंत तुझ्या पोराला कायमचं यश मिळणं सुतराम शक्य नाही चार दिवस यश नाही परंतु तू म्हणशील की महाराज अधिकार कायम असावा असं नाही करायचं विष्णू नष्ट होती त्या दिवशी कदाचित हा विचार झाला तर होत भगवान विष्णू नष्ट होत नसतात म्हणून धर्माचं संस्थापन विष्णूकडे या तंत्राप्रमाणे सगळे जे जेव्हा शरण जातात तेव्हा विष्णू शंकर देवी सूर्य एकादाने बसतात आणि आपल्यापैकी कोणीच या संकटातून पृथ्वीला बाहेर काढू शकत नाही तेव्हा सर्वात मोठे गणेशा राधन होतो असं गणेशा राधन झाल्यावर परमात्मा प्रसन्न होता देवी अदितीच्या घरी जन्म होतो यावेळेला आदिती कश्यप नावाच्या महर्षींना विचारते इंद्रातील सगळे देव माझ्या पोटी जन्माला आले पण परब्रह्म परमात्मा आणखी माझ्या पोटी जन्माला आला नाही त्याचा उपाय कश्यप म्हणतात तपाला काम मोहित नाम न प्रत्यक्ष नाम तपाशिवाय कधी सिद्धी मिळेल देवी आधी ती तप या तपाने भगवान गणेश प्रसन्न होता आणि सांगतात आई साहेब आम्ही तुमच्या घरी करणार आहे आणि एका महाराज सुद्धा चतुर्थीला विनायक नादाचा अवतार त्यांच्या घरी होतो सगळे ब्राह्मण त्यांचे राजकारण करताना नामकरण करताना नाव करतात की ते आहे या नावाने प्रसिद्धीला परमात्मा आले परंतु त्यांचं जन्मनाव महोत्कट असं होतं सर्वे उत्कटो यस्मात महोत्कट इथे स्मृता असं त्यांचे धर्माचं वर्णन केलेलं आहे आणि त्या विनायक क्षेत्रामध्ये आलेलेलं आहे सगळं या तंत्राप्रमाणे भगवान विनायक जन्माला आले मोठा गोड होता विचार करण्यासारखा होता यावेळी या दैत्यांची परिस्थिती फार भयंकर होती आहे आणि सगळंच नवीन निर्माण करायची वेळ आहे आहेत त्या राजांना हे आबंधाने शक्य नाही आहेत त्या सैन्याला विजय मिळणं शक्य नाही अशा वेळेला काशीराज नावाचा एक छोटासा राजा याला निमित्ताला पुढे गेला मीमांशी मुद्गलांनी भगवान गणेश न्याय वेशामध्ये प्रवेश झाले आणि ते तुमच्या काशीमध्ये लवकरच येतील अशी काशीतल्या लोकांना प्रभू त्या काशीत येण्याच्या आधीच जाहीर करून टाकल्यामुळे या कश्यपनंदनाची सगळी वाट पाहत आहे आणि अशा परंपरामध्ये एकदा राजाच्या घरी मुलाचं लग्न निघालं म्हणून कश्यप महाराजांना आमंत्रण देण्याकरता ते त्यांचे पुरोहित पुरोपाध्याय म्हणून त्या कश्यपांना आमंत्रण देण्याकरता राजा आल्यानंतर महाराज कश्यप म्हणला राजन मी व्रतस्थ आहे मी ते काही घेणार नाही पण विराजज्ञ विरा आहे हा आमच्या पोरगा जरी दिसायला लहान दिसत असला तरी सगळे प्रयोग याचे तयार झालेले आहेत तू याला घेऊन जा आज तुझ्या मुलाचं लग्न लावून घे तर राजाने त्या गुरु महाराजांचा मुलगा म्हणून त्याला सांभाळून आणलं अनेक प्रकारचे दैत्य मारले गेले हे सगळे दैत्य मारले गेल्यानंतर यांच्या घरी एक विशेष प्रकार घडला काही घटना गणेश पुराणामध्ये त्या विस्ताराने आल्या नाहीत तेवढ्याच फक्त या मुद्दल पुराणकारांनी उचलल्या बाकीचं विनायकाचं चरित्र बाकाम त्या गणेश पुराणाने लिहिलं ते सत्तर अध्याय आहे त्याच्यामुळे त्याचा विचार या ठिकाणी नाही ते दोन करतायत एवढाच विचार झाला परंतु त्यातल्या काही विशेष घटना यांना सांगणं आवश्यक वाटल्या त्या या पुराणकारांनी घेतल्या जेव्हा जेव्हा त्या राजाच्या घरी परमात्मा आहे दोन दिवसानंतर चतुर्थी आहे या चतुर्थीला एक योगीराज आपल्या घरी बसून महाराष्ट्र पूजा करतायत सकाळी आणि ती काशीला इकडे परमात्माच्या अंगावर प्रत्येक उपचार येतोय आणि ती पूजा समाप्त होण्याच्या वेळेला राजा दर्शना करता आला थक्क झाला दिव्य उपचार जे माझ्या राजवाड्यात नाहीत ते पूर्ण इथे बाहेर आहेत हे सगळे भांडेपिंडी इथे टाकून दिले आहेत आणि एवढं फक्त कधी सिंहासन माझ्याकडून नाही ते इथं तसंच पडलं आहे ते माझ्या भांडण आहे अशी एवढी पूजा करून गेला कोण म्हणून शिपायांना विचारलं आमच्या आधी इथे कोण आला ત્યાં કલ્પેલા રાજા ભગવાન તરફ વિચાર કર્યો પ્રભુને કામ નીકળાયા છે એમને રાજાના ચતુર્થી એમકે પત્રાજ જ્યાં નાના ઉદાહરણ રાખતા રચનાઓ ગજુંડી છે ગજુંડી બે સ્વર્ણવા એમથી કામ લાગે અને ત્યાં પ્રસંગીની આજ માણસ પૂજા કરી એટલી સડી તેવી છે રાજા છે પ્રસંગી નાવા સાખત નાવા ज्यावेळी स्मृता धोंडा प्रशोंदी विकत ज्यांच्या प्रकृतीतून सोन निघा त्यांना प्रशोंदी म्हणण्याची पद्धत पडली राजन चतुर्थी आहे आपण त्याचं वर्णन करता मग ते दर्शन मला का होत नाही म्हणजे घोडा घेऊ राजाने घोडा पहिला त्या घोड्यावर बस डोळे आणि प्रशोंदीच्या आश्रमात प्रगट हो म्हटलं होईल राजा घोड्यावर बसला डोळे म्हणजे प्रशोंदी महाराजांच्या आश्रमात तुम्ही एक आलेला कुठली माणूस चौकशी कोणा एक आठ आहे म्हणजे महाराज सकाळी माणस पूजा केली का सध्या भगवान गणेश माझ्या घरी आहे आणि त्यांच्या आज्ञावरून तुम्ही केली पूजा सगळी पाहिजे त्या भगवंताने आज तुमचं स्मरण केलं आहे आपण त्यांच्या दर्शनाकरता चला गणेश रोजच्या रोज असा मी मुख्य असतो आणि रोजच्या रोज असंख्य वेदनाचे विरोधात भागत असतात तुझ्या इथल्या अंतराला तुझ्या इथल्या देशाला सोड आहे का नाही म्हणजे प्रत्येक वेळ गणेशाला सोड होतीच असं काही आपण दिसत नाही जेव्हा जरूरत होती जेव्हा तसं दर्शन कोणाला द्यायचं असेल तरच ते होतो एवढी सर्वसामान्य माणसासारखे भगवान होते वेळेवरच दहा हात असत नेहमी करता दहा हात नसत सहा हात असत नेहमी करता सहा हात नाही दोन असत नेहमी करता दोनच हात असत वेळेवर चार होत असत असे युगायुगाला जे अवतार झाले आहेत त्यांचे जे हात वगैरे जास्ती सांगितले आहे ते सदा सर्वदा तसे होते असा त्याचा अर्थ नाही आणि दहा म्हणजे इकडून पाच तिकडून पाच असाही बरोबर अर्थ नाही दहा हाताची ताकद त्या दोन हातात सहस्रार्जुन म्हणजे हजार हाताची ताकद त्या दोन हातात होती त्याला काही अगोदर कुठे होते हाताचे पायापासून डोक्यापर्यंत सगळे हाताच पाचशे करून पाचशे करून असं काही होतं का असं नव्हतं ते खरं आता मात्र त्यामध्ये इतकं विचित्र आहे की काही लोकांना तसा पास होत असेल अजिबात ते खोटंही होतं असंही नाही आणि ते जशाला तसं चोवीसही घंटे होतं असंही नाही रावणाला दहा मंत्र करून त्याची काही लैंगिक होती करतो त्याची रावण कल्पनाची मनुष्य होता वेदाच्या एका मंत्राचे दहा अर्थ करणार म्हणून दशकंठ त्याचं नाव होतं त्याच्यामुळे चित्रकाराला सांगता येत नसतं चित्रकार या बातमी न लोकांना खूप खूप लंबी पट्टी लावून देतो दहा कोट दहा चांगला दिसत असतो पण रावण लोक समजा वाल्मिकी रामायण म्हणतो तो अत्यंत सुंदर माणूस होता त्या तोंडाचा सुंदर आहे आता त्या तोंड म्हणजे किती छान तरी त्यानं त्या आघाडी सारखे कुणाचा पाय केले हे नाही तर त्या रावणाला वीस पाय करायचे वीस त्या तोंड म्हणजे किती छान आणि मग तीस पाय होत आहे असं काही वर्णन नाही दोन पायाचे आहे हे त्यातल्या त्यात कसं म्हणजे प्रत्येक वेळेला काही वर्णनाच्या मागे काही उदाहरण आणि त्याला चित्रकाराला बोलण्याची सोय नसते म्हणून चित्रकार विचार न करताना शंकराच्या डोक्याचे गंज काढा म्हणजे शंकराच्या डोक्यात एक पाईप टीप लावला पाईप उडाला असं काही असतं की काही काही टाक्यामध्ये तिथं काही टाक्यामध्ये बांधला असं काही नसतं मग तो ओटा खोटा पण नाही मॉडर्न आहे बरोबर कसं असेल मग त्याचं काय मतलब मतलब हे आहे की कन्याकुमारी हे भगवंताचे उपाय आणि हिमालय हा परमात्माचा मस्तक आहे हिमालयातून गंगा निघाली आहे म्हणजे भगवंताच्या डोक्यातून निघायचे याला म्हणायचं गंगा म्हणून त्यांच्या डोक्यातून गंगा निघाली म्हणजे हिमालयातून निघाली ती गंगाच्या भगीरथाने आली म्हणून तिचं नाव होती तिला फक्त त्या गंगोत्रीपासून त्या हरिद्वारला आणण्याकरता शंभर काळ आहे पहिल्या पिंजलेले असतात की ती जी पल्लीच्या डोक्यावरती त्या जटे शंभर वर्ष खेळत राहील राजा हा पिऊन उभा आहे कुणीतरी दबली पहिला त्याचा राजा काही पत्ता नाही राजा म्हणतो तुमच्या दोघांचा खेळ चालला माझे पूर्वज तिथे जाऊन चार पिढ्या राजा इथं मला पुन्हा मारायची वेळ आली की गंगा पृथ्वीवर घेऊन द्याल की नाही त्यांनी आमच्या डोक्यात फिरते हेच आम्हाला आज कळलं म्हणजे शंकराचं जगत काय आता पता पत्र होता का असं आता नाही ते हिमालय म्हणजे भगवंताचं डोकं आणि हिमालय फोडत थोडं फोडत तिला जमिनीवर येण्याकरता सर्व जमिनीवर येण्याकरता शंभर वर्षाचा काळ लागला अशी ती कथा आणि या कथेप्रमाणे लागलं सगळ्या कथा कथा कोणत्या कोणत्याच नाही पण आमच्यासारख्या पंचवीस व्यासपीठावर बसतात करावी आधीच त्याच्यात जागा असते आणि त्याच्यात आम्हाला रस झाल्यामुळे आम्ही आणखीच त्याच्या पुढे शंकराच्या सोबत होतो असे काही वेळेस वस्तुस्थिती अशी नसते परंतु ते काय चित्रकार काय करू शकतो म्हणून चित्रकार असे काहीतरी सांगण्याच्या मागणी करतो अशा तारतम्याने घ्यायचे म्हणजे मी महाराज म्हणतात त्यावर दोन आहे नाही ना मग मी एलएस केली कारण मला त्याच्या कृपेने दोन फुटली असल्यामुळं विष्णू शंकर देवी सूर्य परमेश्वर माझ्या दर्शनाला प्रत्येक चतुर्थीला येतात तर बऱ्याच श्रोणीच्या देवाच्या दर्शनाला मला जायची काय गरज त्याचा उपाय नदच आहे काय परंतु काय बोलणार सगळ्याला नका माणसाला हे लोक लढात पण मी कसा जाऊ शकेन परत तुम्ही कसा आला म्हणून त्यांनी केवळ मी तू तिथे प्रसंगी समोर प्रगत होते मग काय कसं पुन्हा करतो घोडा उभा केवळ मी कोणत्या आपला काय होती त्या काय ही आहे भगवान जे होतील ते होती आणि कशाला कसं वाटेल इतका निसर्गावर प्रभाव आहे नवीन युक्ती सांगितली होती मुळावर बसला डोळे मिटले की राज म्हणून त्यांनी विचारलं काय झालं எனக்கு நான் முஸ்லீமோ இந்த சிலரை शब्दाचा अर्थ को आता जितके तुमचे हे इंजिन मोजतात ते किती हाफ पाव म्हणजे आहे त्याच्यावर मोजला जातो म्हणजे अश्वशक्तीवर वेग मोजला जात असतो जेव्हा जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं आहे तेव्हा कोणतं इंजिन किती मोठ्याच्या वेगाने पडतो याच्यावर विचार केलेला असतो आणि आता प्रत्येक पंपावर हा इतक्या आसपासचा पंप आहे असं लिहिलेलं असतं म्हणजे त्या तंत्राप्रमाणे याला ती मानसिक शक्ती द्यायची ती किती मोठ्याची द्यायची अशा जेव्हा मानसिक शक्तीने तुम्ही युक्त व्हा तेव्हा तुम्हाला भगवंताचं दर्शन होत पर्यंत नाही होत ही मानसिक शक्ती आपली त्या दर्शनाकरता लढाई नाहीच इथे आपला आपलाच विचार चाललाय माणूस गाठीला जातो मोरगावला जातो गिरगावला जातो सगळं करतो पण तो तिथं त्याचाच विचार करत असतो याच्या दर्शनाची कोणालाच काहीच जरूर नाही इथे इथे अडचणी झालो होतो या या संकटातून बाहेर पडलो म्हणून तुझ्याकडे आलो आहे पाच वेळाचं तोरण घे आणि तू तिकडे चालली इकडे असं म्हणतात आपण कधी त्याच्या कृपेची अभिलाषाच करत नाही आपल्याला माहितीच नाही आपल्याला ठीक मार्ग माहिती नाही kita tak atas yang menurut itu. Hari itu kita pada top yang pun kaget. Apa yang telah kaget, saya top di kaya tak kata. Kut merani bicara. Ini tiap permainan dalam kasih itu. Jangan bila Allah menarik pulau tak. Ini di kejalanan berita pulau tak. Kan hidup bila tebala kilogram itu berbeda. Kalau di putri mungkin malah kaget saya. Jangan pedal di dalam sana. तीर्थयात्रा जायची ती करतात आहे पृथ्वी म्हणते भागात पण माझाही विचार तुला काही वापरू सत्व गजताम तीन पावलं ओलांडले की शुद्ध सत्वामध्ये योगराज पोहोचले लगेच विनायकाच्या जवळ आल्या आल्याबरोबर अति आनंद झाला दिव्य ध्यान दे आणि स्वानुभवाचं स्तोत्र झालं नमो नमस्ते गणनाथ बोलले हा स्वतःच्या अनुभवाचा प्रकार त्यांनी म्हटला पण या स्तोत्राला धैर्य वाटा अशा प्रकारचं नाव मिळत प्रभू प्रसन्न झाले काय मागायचे अनेक स्वरूपे या स्वरूपाने आमच्या आश्रमामध्ये स्थिर राहा म्हणजे ते त्या राहायच्या भानगडीत पडले नाही तू या देशात माझ्या आश्रमात राहा म्हणजे आश्रमामध्ये आणि तुझं नाव असा पूरक अशा प्रकारचं हो भगवान म्हणतात तथा जर भक्तराजाचं काम झालं जसे गेले तसे छान वापस आले राजा दक्ष प्रजापती म्हणतो काय नाणं आहे काशीत जाऊन जरा इच्छा सुद्धा आठवण सुद्धा नाही की आपण काशी आलो काही मनगणीचं स्नान केलं पाहिजे काही ईश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे काही राजाचं स्थान आहे त्याचे दर्शन घेतलं पाहिजे ही कल्पना सुद्धा नाही एका धून गेले गणेश दर्शन घ्यायचे गणेश दर्शन झालं पण झालं पण हे सगळ्या भोवती एकच एक चरित्र आहे पुन्हा दुसरे भृशुंडीचं कुठल्याही भोवती चरित्र नाही हे एकच भृशुंडी महाराज म्हणून प्रसोंदी महाराज काशीला गेल्यानंतर जर विश्वनाथाला गेले नाही क्षम्य तर ते विश्वनाथाचे गुरु आहे विश्वनाथ त्यांचे शिष्य आहे पण कुंड शास्त्री जर गेला तर त्याला विश्वनाथाला दहा मोठा आपटावं लागेल तो विश्वनाथाचं दर्शन न घेता आला तर नाही जमायचं मोठ्याला राहिला आणि गोळ्याचं दर्शन न घेता माझ्याच घरी गोळ्या आला कशाला म्हणायला इतकं पाचशे मैल चालत आला आणि तुझ्या फोटो पोळी आहे तुझ्या घरी का ते फोटो तुला इथं फोटो ठेवून कसं चालेल इथं देवळातच केलं पाहिजे आणि त्याच्याच पायावर बोलणं आपटलं पाहिजे इथे तसं नसतं तुझ्या तर तुझ्या मूर्तीत नाही जमा ती मूर्ती तुझ्या घरी होती ना तुझ्याजवळ मग तुला मूर्तावर यायची गरज काय होती म्हणून स्थान राहत नाही ती पंचेश्वरांनी मांडलेली मूर्ती आहे माझे हजार जरी आवर्तन झाले असतील ब्रह्मस्पती वृत्ताचे तर इथे विष्णू शंकराचे लाखो आवर्तन झाले या मूर्तीची बरोबरी माझ्या मूर्तीला कशी येणार या मूर्तीची बरोबरी फोटो कशी येणार ती मूर्तीच पाहिजे हे स्थान महात्मा आणि ते तिथल्या तिथंच असतं हे प्रसुंगीच्या चरित्रावरून पाहण्यासारखं परंतु ते प्रसुंगी असावे लागतात तेव्हा त्यांना बाकीच्या गोष्टी क्षम्य आमच्यासारख्या लागतात मग आम्ही तिथे गेल्यानंतर విశ్వేశం మాధవం దుండినంద పాణించ భైరవం క్షేత్రం కాశీం గుహాం गंगाम नमामि मनकर्णिका ही तिथली नित्ययात्रा आहे इतकं सगळं केलं पाहिजे त्या काशीत राहायचं असेल तर नाही मी पिटून महाराजांकडे अरे पिटून मी कोणीकडे तू कोणीकडे तुला कशाचाच कशाला पत्ता नाही तर पिटून महाराजांची बरोबरी कशाला हे एकच उदाहरण आहे आणि ते अलौकिक आहे त्याच्यामुळे त्याचा विचार मानवाने करायचा नाही युनानिक राजाने प्रयत्न केला त्यांनी चुपचाप कथा नाही ऐकली हे एवढ्या अधिकाराचा माणूस हा ऐको हा झाडा कसा तयार म्हणून भुशुंडी महाराजांचं चरित्र सांगतात पूर्वी दामा नावाचा एक पापी कोळी जन्मजात कोळी या चरित्राचा फार मोठा विचार आहे पुढे केलेला हा जन्मजात कोळी मनुष्य यांनी कधीतरी अनेक प्रकारचे पाप केले व्यासांना एक सवय कोणती तरी गोष्ट एका पराकोटीला जाऊन केली पाहिजे पुण्य पक्कम केलं तर भगवान व्यास पोथीत त्याचा नाम निर्देश करतात पाप भक्कम केलं तर एकदम शिवाय कुणाला दिल्या एकदम थापडा कुणाला मारलं तर व्यास त्याची दखल घेत नाही नाही कुणालाही शिवाय त्याची व्यास दखल घेत नाही मग त्याच्यापेक्षा तिरसट आता जगात कोणी नाहीच असा जेव्हा तो वागत असेल तेव्हा व्यासाला वाटते असू दे याचही असू दे यानं इतके पाप केले की पाप म्हणून करायला काही शिल्लकच उरलं नाही तेव्हा व्यासाच्या यादीमध्ये त्यांचा नंबर लागला आणि काही मारल्या आई मारली पाप मारला जे काही पाप करता याला शक्य आहे ते सगळं केलं काही शिल्लक नाही टेरमाभ्यास असा एक न पाहिजेच लूटमार करणं हा तर रोजचाच प्रकार होता एक दिवस खूप पाप झालं त्याचा आणि एका कुणीतरी माणसाच्या मागे लागला आहे याच्यापेक्षा त्याच्या पाण्याचा वेग जास्त आहे त्याच्यामुळं तो तर समोरचा माणूस पळाला पण याचा पाय निसटला एका क्षेत्रावर सहजच आला होता पळत आला तीन नद्यांचा तिथे संगम झाला आणि त्या संगमावर एक यंत्रिक शेंगम नुसता भोवरा तयार होऊन त्या जमिनीलाच गड्डा पडला आता तो दोन बाजूनी बांधला आहे दोन बाजू तसाच आहेत निसर्गता परंतु तिथे एक गड्डा पडला तिथे शेवाळ झाला असेल पाणी साचलं असेल आम्ही पहिल्यांदा गेलो तेव्हा तिथं ठिकाण पाणी त्याच्यानंतर दोनदा गेलो तर बिन पाण्याचंच होतं ते कुंड त्या नदीला पाण्याचा पत्ता नाही कुंडालाही पाणी नाही तुमच्याच त्या जागेवरच संमेलनदार दुर्गा लावून पुन्हा परत यावं लागलं पण कुंड शिल्लक तर त्या कुंडामध्ये हा पडला पाय घसरला पडला पडलं तर सगळे अंगावर पाणी आपोआपच उडालं थोडा विचार आला काय पाप चाललंय आपल्या हाताला म्हणजे त्या स्थानाचा हा परिणाम झाला मुद्दाम स्नान केलं नाही साधं त्याचा परिणाम हा झाला की आपण फार पाप करतोय की झालेलं नाही मध्ये एक व्यक्ती आली ते विसरले विचार त्याच्या रोजचा पुन्हा कार्यक्रम तयार झाला लागलीच त्यांच्या अंगावर जाऊन गेले जी काही कुळावर उचलली होती ती खाली पडली जी काही तलवार उचलली ती खाली जे काही दंडा होता तो खाली पडला तीनच साध्या तलवार खाली पडली पुराण खाली पडली दंडा खाली पडला असं कसं काय होतं जे आकार मी उचलतो पक्क धरतो ते माझ्या हातातून निसटत कसं खाली पडत का आणि तिने बोलले आता नाही मारायचे म्हणून याचे पाय धरले महाराज तुम्ही कोण आहात आजपर्यंत मला कधी असं वाटलं नाही की आपण काही पाप केलं आज थोडं वाटलं तुम्ही आल्यानंतर तुमच्या अंगावर मी गेलोच आणि माझ्या हातात आकार घेऊन पडतात काय दानगड आहे तेव्हा त्याच्यामध्ये ते काही विचार करू नको तू आपल्या घरी जा आणि काय तुला संसार करायचा तो कर आता घरी जाणं शक्य नाही आता हत्यारही घेणं शक्य नाही घरी जाणं शक्य नाही माझा उद्धार करा गजानन गजानन म्हणत बस किती दिवस आजच्यासारखा प्रश्न त्यांनी केला त्यावेळेला हा मनुष्य स्वभावच आहे आणि त्याने सांगितलं नाही सांगितलं मी किती कृत्य करशील की नाही पाप करताना विचारलं का किती करायचंय मग पुण्य करताना का विचारतो पण पाप एकदम मनमन करतो बघा पाप तिकडे दगड ठेवतो पापाचे आणि पुण्य तीळ तीळ तीळ तीन गळत त्या काट्याकडे पाच बसतो की ते टाकलं बरोबर केव्हा तू इतके तीळ टाकले अरे पण एकदा तिकडे एक दगड ठेवलायचे त्या दगडाच्या वजनाचे जेव्हा इकडे तीळ तीळ होतील तेव्हा ते येईल की बरोबर तोपर्यंत तो काटा बरोबर यायचा पण लागली दोन मुद्दा ती टाकत नाही त्या मणकी बरोबर झालं का म्हणूनच ते पाहतो अशीच आपली पुण्य करण्याची पद्धत आहे आपण पुण्य तीळ तीळ करतो आणि पाप मन मन करतो बघा आपण कापाचे दगड तयार करतो आणि वजन मात्र लवकर व्हावं ही अपेक्षा करतो म्हणून तिन्हा बोलावला गेलो तीस वेळेला जा तीस जे वेळेला जा मरेपर्यंत जा फक्त नाही पण हा टिकेल तर ना आयएस शिवाय देताना कधी म्हटला होता का तीनदा दिले पुन्हा आहे चौथ्या वेळेला तयारच तयार पाचव्या वेळेला तयारच आहे पाप करताना जर तुला फिकीर नाही तर पुण्य करताना तू गणती का करतो हे या गुरुंडीच्या चरित्रातून पाहण्यासारखं आहे जेव्हा बसले तेव्हा महर्षी मुदगर म्हणतात आमच्या हातातली ही काठी आम्ही तुझ्या समोर जमिनीवर ठेवतो हिला कधीतरी पानं फुटतील तर तू पवित्र झाला म्हणून समज मग तुझं पाप केलं आणि तोपर्यंत न फलम न जलम मूलम न पर्णम कंद देवच फळ मूळ पान कंद काय खायचा नाही वारा मात्र बक्षावा जेव्हा महाराजांनी त्याच्यावर समज केली आणि मराठीतून गोळ्या केल्या तेव्हा म्हणतात वारा मात्र बक्षावा इथे एक चतुर्थी राहणं कठीण आहे सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत टक टक टक टक कड्याकडे जातो आणखी कसा चंद्र निघत नाही भगवान तो मला तसं होत नाही माझी तब्येत चांगली नाही आधीच खातो आधीच खातो भगवान जाऊ दे आधीच कामवर तिकडे झालं काय कटकट आहे कशाला लक्ष देत बसायचं म्हणून परमात्मा त्याच्याकडे पाहत नाही पुन्हा ओरडतो मोरगाला चतुर्थी केली पण काय नाही पण मोरगाला चतुर्थीला पाप किती केलं याचा विचार केला का तो नको का करायला परंतु माणूस आपल्या बुद्धीनं विचार करतो आणि सगळं आपण त्याच्यावर फोडतो दोषी त्याला ठरवतो दोषी असतो हा आणि ठरवतो त्याला ही परिस्थिती आहे बसले हे काही कट्टर इतके मजबूत असतात मग कोणतरी टोकाचा असला पाहिजे भक्कम पुण्यमान असतात तोय तसाच राहतो आणि भक्कम पापी असतात तर तसाच राहतो एकदम खाली बसला पक्का विश्वास बसला त्याच्यावर आता उठायचं नाही त्या काठीला पानं कुठेपर्यंत उठायचं नाही मग संपलं तरी चालेल एक हजार वर्ष बसते आणि एक हजार वर्षामध्ये त्या काठीचं झाड झालं यांना कळले नाही काय झालं काय नाही यांच्या अंगावर वारून फुटलो हे त्याच्यामध्ये गजानन गजानन करत बसले आणि गजानन किंवा पराहा दुसरा गजानन तयार झाला हा गजानन चार अक्षरी मंत्र एकट्या प्रशुंडीने खरा जपला आता मी करतोय मला कुठे प्रयत्न करतोय प्रथम जप करतो रोज करतो पण भुशुंडी होणं शक्य नाही शक्य आणि ती अपेक्षा नाही माझ्या डोक्यात करायला सांगितलंय काहीतरी फालतू बडबडायचं तर काहीतरी जिभेला सवय असावी म्हणून गजानन गजानन करायचंय एवढा त्याचा अर्थ नाही तर कधी भुशुंडी व्हायचं स्वप्न आपलं नाही आणि होणं शक्य नाही असलं तरी ते एकच आहे एक हजार वर्षानंतर भगवान महर्षी मुद्गल त्यावेळेला मुदगावला राहत नव्हते विदर्भाचे राजगुरू होते मुद्गल आमचा सगळा विदर्भ मुद्गल महाराजांचा आणि आत्ताही मुद्गलांच्या चरित्रात वर्णन आहे जेव्हा केव्हा गाणपत्य संप्रदायाला काही कमी जास्त प्रकार होतो तेव्हा विदर्भात कोणीतरी त्याची ज्योत देवत ठेवत असते आणि मग त्याचा कधीतरी प्रकाश इतरांना मिळतो आणि पुनश्च त्या संप्रदायाचा जीर्णोद्धार होतो असं महर्षी मुद्गलांच्या आणि त्रिशुंडी महाराजांच्या स्वाधीन सगळा आमचा विदर्भ आहे त्या विदर्भाचा मी राहणार असल्यामुळं मला तो अभिमान आहे कारण आमचे ते राजगुरू आहेत आमच्या प्रांताचे विदर्भाचे राजगुरू असल्यामुळं ते त्या अदोष नावाच्या क्षेत्रात राहतो मुदगलच राहणार त्या ठिकाणी दोष कुठला आला म्हणून त्या क्षेत्राचं नाव आदोष ते आदाशाला ते राहत असत आणि या आदाशाला जे भगवान आहेत त्यांचं नाव वक्रतुंड प्रचंड विग्रह आहे प्रचंड गणेश सहस्रनामामध्ये मदमत्त असा एक नाव आहे मदमत्त फक्त आमच्या वक्रतुंडाकडे पाहिलं तरच समजते तुमचा गोरगावचा भगवान तसा नाही किती किती गोजरवाडा किती शांत बसला आहे इथे मदमत्त नाव वापरलं तर वापरणारा तू कटर आहे पण मदमत्त आमच्या देवाचं नाव आहे ती इतको गुरमीतच आहे ते आपल्याच हॅट पसारा आहे इतका बेफिकीर पाहतो जगाकडे प्रत्यक्ष देऊळ आहे पूर्वेकडे तोंड करू पण देवाचं स्वतःच तोंड एक उत्तर आहे साईकडे पाहतो अजब पाहतो आम्हाला काय करायचं तू जगाला गरज असेल तर आमच्याकडे पाहतील आम्हाला काय गरज आहे त्याच्याकडे असं काहीतरी त्या चेहऱ्यावर भाव आहे फळम मतदार आहे आणि आबा आठावी आहे अठरा फूट उंच आहे अशा चार पायऱ्या चढून बघते एक नाट टाकली आहे त्या नाट्यावर उभं राहून आपल्या टाचा उंच करायच्या जेव्हा पावचे उंच करायचे तेव्हा जेमतेम त्यांच्या चंद्रापर्यंत हात जातो वरचा डोकं पुन्हा कायमच राहतो आणि त्याच्यावर समीमंदार पूर्वा भागतो म्हटलो तर त्या नाटीमध्ये काहीतरी ठेवावं लागेल त्याच्यावर उभं राहावं लागेल तेव्हा त्यांच्या डोक्यावर हात पुरेल एखादी घागर ओतली तर ती कोणकडे जाते त्याचा पत्ताही लागत सहा सात घागरी पाणी ओतलं तर जमजम खाले त्या मूर्तीच्या पाणी पडते इतकं डोळेच्या हवा धव्य काम आहे आणि लाल आहे एकदा शेंदूर लावला की त्याच्यावर ते बसतही नाही त्याच्यामुळे ते खराबही होत नाही चांगलं तर होतच नाही आहे हवा धव्य आहे आणि ती वामनाने स्थापन केलेली मूर्ती त्याच्यानंतर तिथे भगवान परशुरामाने पुन्हा तपश्चर्या केली आहे अनेक देवांनी तपश्चर्या केली आहे तिथे ते एकच भक्तकुंड तेवढा आहे असं नाही तिकडच्या मोठ्या लंब्या जेवढ्या आहेत